श्री गणेशाय नमहा सार्थ श्री ज्ञानेश्वरी अध्याय अकरावा आता यापुढे अकरावा यात जो कथाभाग आहे तो शांत व अद्भुत या दोन रसाने भरलेला आहे आणि या ठिकाणी भगवंताचे विश्वरूप अर्जुनाच्या दृष्टीस पडेल या ठिकाणी शांत घरी अद्भुत रस हा पाहुणा आलेला असून त्याच्याबरोबर इतर रसांनाही पंक्तीचा लाभ मिळाला वधूवरांच्या लग्नात ज्याप्रमाणे वराड्याने वस्त्रालंकाराने भूषित होऊन मिरवावयास सापडते त्याप्रमाणे देशी भाषेच्या सुखासनावर सर्व रसास मिरवणुकीचा लाभ मिळाला आहे परंतु त्या सर्वात शांत रस व अद्भुत रस हे असे शोभले की डोळ्यांनी प्रत्यक्ष पाहावे अशा प्रकारे की जणू काय शंकर आणि विष्णू हे प्रेमभावाने एकमेकास आलिंगन देण्याकरताच आले आहेत किंवा अमावस्येच्या दिवशी ज्याप्रमाणे सूर्य आणि चंद्र यांची बिंबे एके समयी भेटावी त्याप्रमाणे शांत आणि अद्भुत यांचे ऐक्य झाले किंवा ज्याप्रमाणे गंगा आणि यमुना या दोन नद्यांचे ओघ प्रयागास मिळाले आहेत त्याप्रमाणे शांत आणि अद्भुत हे दोन्ही रस एकत्र मिळून अकरावा अध्याय हा प्रयागच बनला आहे म्हणून हा अध्याय ऐकल्याने सर्व जगातील मुमुक्षुजन पवित्र होतात या दोन रसांच्या संगमात गीतारूप तिसरी सरस्वती नदी गुप्त आहे व शांत आणि अद्भुत हे दोन्ही रस गंगा यमुनांच्या ओघाप्रमाणे मूर्तिमंत आहेत म्हणून बाबानो अकरा अध्याय हा त्रिवेणी संगमाचा योग आला आहे असे समजा या ठिकाणी श्रवणेंद्रियाच्या द्वाराने या तीर्थात शिरणे फार सोपे आहे त्रिवेणी संगमाप्रमाणे येथे बुडण्याची भीती नाही ज्ञानदेव म्हणतात हा इतका सोपा मार्ग आमचे गुरुजी निवृत्तीनाथ त्याने केला आहे या गीतारूप तीर्थाचे संस्कृत भाषारूप तीर कठीण असल्यामुळे ते तोडून व तेथे मराठी भाषारूप पायऱ्यांचे सोपे घाट करून श्री निवृत्ती देवाने केवळ धर्माच्या ठेवीच केले आहे म्हणून वाटेल त्याने या तीर्थात भक्तिभावाने स्नान करावे व ज्याप्रमाणे प्रयागास माधवाचे दर्शन होते त्याप्रमाणे येथे श्री भगवंताच्या विश्वरूपाचे दर्शन घ्यावे आणि जन्ममरणरूप संसाराला तिलांजली द्यावी फार काय सांगावे या अकराव्या अध्यायात सर्व रस मूर्तिवंत उभे आहेत व या ठिकाणी जगाला श्रवण सुखाची रेलचेल झाली या ठिकाणी शांत आणि अद्भुत हे प्रत्यक्ष दिसत असून इतर रसांचेही महत्त्व दृष्टीस पडत आहे पण ही उपमा देखील हलकीच आहे तर या ठिकाणी उघड उघड मोक्ष सुखच प्राप्त होते तो हा अकरावा अध्याय स्वतः देवांचे वश विश्रांती स्थान आहे पण अर्जुन हा भाग्यवानांचा मुकुटमणीच आहे कारण तो या अशा ठिकाणी देखील येऊन पोचलाय या ठिकाणी अर्जुनच आला म्हणून कशाला म्हणावे तर गीतेचा अर्थ मराठीत झाल्यामुळे वाटेल त्या मनुष्यास येथील सुखाचा सुखाळ झालाय करता माझी विनंती ऐका की तुम्ही सज्जनाने इकडे लक्ष द्यावे तुम्हा संतांच्या सभेपुढे मी इतक्या सलगीने बोलणे योग्य नाही परंतु तुम्ही प्रेमाने आपल्या लेकराप्रमाणे मानावे अहो राघूला आपणच पढवतो आणि तोच आपण पढवलेले बोलल्यावर आपल्यास मान डोलवावी लागते किंवा आई आपल्या लेकराकडून कौतुक करून ते पाहून रिझत नाही का त्याप्रमाणे प्रभो मी जे जे काही बोलेन ते तुम्हीच मला शिकवले आहे म्हणून देवा आपले बोलणे आपणच श्रवण करावे माझे भाषण म्हणजे तुम्हीच लावलेले गोड असे एक ज्ञानाचे झाड आहे तर याला एकाग्र रूप पाहण्याने शिंपून तुम्ही वाढवावे मग या झाडाला नवरसादी फुले येऊन ते फुलेल पुष्कळ प्रकारच्या अर्थरूप फलभाराने लवेल आणि तुमच्या या कृतीने सर्व जगात सुखप्राप्ती होईल असे बोलल्या संतजन प्रसन्न होऊन म्हणाले आम्ही तुझ्या बोलण्याने संतोष पावलो आता अर्जुन काय बोला तेवढे सांग तेव्हा निवृत्तीचे दास ज्ञानदेव म्हणाले कृष्णार्जुनाचा संवाद मला प्राकृताला कसा सांगता येईल पण तुम्ही मला शक्ती दिली तर मी सांगेन अहो रानावनातील पाला खाणाऱ्या वानराकडून लंकाधीश रावणाचाही पराभव करवला त्याचप्रमाणे एकट्या अर्जुनून कौरवांचे अकरा क्षौणी सैन्य जिंकवले नाही काय म्हणून समर्थ जे करतात ते प्राणीमात्राच्या हातून होत नाही त्याचप्रमाणे आपणही संतजन आहात तर माझ्याकडून गीतार्थ बोलवाल आता वैकुंठ नायक श्रीकृष्णाच्या मुखातून जो गीतेचा अर्थ भावार्थ निघाला गीतेचा खरा भावार्थ निघाला तो मी तुम्हाला सांगतो इकडे लक्ष असू द्या धन्य भाग्य त्या गीतेचे किती की वेदाने ज्याचे प्रतिपादन केले आहे त्या श्रीकृष्णाने ते आपल्या मुखाने सांगितली या गीतेचे महत्त्व काय वर्णन करावे कारण ते शंकराच्या बुद्धीलाही कळले नाही तर आता तिला मनोभावाने नमस्कार करावा हेच बरे पुढे त्या अर्जुनाने विश्वरूप पाहण्याची इच्छा मनात धरून त्या संबंधाने कृष्णाबरोबर बोलण्याचा कसा उपक्रम केला ते ऐका हे सर्व जग ईश्वर रूपच आहे अशी प्रतिती ठेवून जो अनुभव आला तो आपल्या बाह्य दृष्टीसही प्रत्यक्ष दिसावा अशी मनात उत्कट इच्छा पण ती श्रीकृष्णास सांगण्याचे फार संकट पडले कारण गूढ असे विश्वरूप मला दाखवा असे त्यांना कसे पुसावे तो मनात म्हणतो पूर्वी कोणत्याही आवडत्या भक्ताने जे कधीही पुसले नाही ते विश्वरूप मला दाखवा असे एकाएकी मी कसे म्हणू मी जरी देवांच्या विशेष नेहातला आहे तरी यशोदेपेक्षा का त्यांचा जीवलग आहे पण ती देखील हे विचारावयास झाली मी जरी यांची हवी तेवढी सेवा केली असली तरी माझ्याने गरुडाची बरोबरी करवेल का पण त्या गरुडानेही या विश्वरूपाचे नाव काढले नाही मी सनकाधिकांपेक्षा का देवांच्या सन्निधी वास करणार आहे पण त्यांना देखील हा आस उचला नाही तसेच मी गोकुळीच्या भाविक गोपींपेक्षा देवाला जास्ती आवडता आहे का पण त्या गोकुळातील लोकांनाही यांनी आपण लेकरू आहो अशा भ्रमाने फसवले व अंबऋषी राजाकरता दहा वेळ गर्भवास भोगला पण आपले विश्वरूप कोणासही न दाखवता गुप्त ठेवले एवढी श्रीकृष्णाच्या अंतर्यामाची गुह्य गोष्ट मला एकदम कशी पुसता येईल बरे पुसू नये तर विश्वरूप पाहिल्याशिवाय मनाला चैन पडणार नाही इतकेच नव्हे तर मी जिवंत राहीन किंवा नाही हा संशयच आहे म्हणून आता थोडीशी विचारण्यास सुरुवात करावी मग देवांच्या इच्छेस येईल तसे ते करतील असा मनाचा हिया करून पार्थ बोलला परंतु तो असा खुबीने बोला की देवाने एक दोन प्रश्नोत्तरात आपले सर्व विश्वरूपच त्यास दाखवावे अहो वासराला पाहिल्याबरोबर गाय प्रेमाने गडबडून उठते मग पुढे वासराच्या तोंडाची व स्तनांचे गाठ पडल्यावर तिच्याने पान्हा चोरवेल काय हे पहा की ज्या पांडवांचे संरक्षण करण्याकरता श्रीकृष्ण भगवान रानावनातही धावले त्यांना अर्जुन जे विचारेल ते सांगताना राहावेल का श्रीकृष्ण भगवान हे मूर्तिमंत स्नेहतो त्यांना अर्जुन रूपी भक्ष्य मिळाल्याने या दोघांच्या आई यांच्या दोन वेगळाल्या मूर्ती दिसतात हा चमत्कार होय म्हणून अर्जुनाने विचारल्याबरोबर देव आपोआप विश्वरूप धारण करतील तरी आता आरंभीचा तो प्रसंग ऐकावा श्लोकार्थ पहिला अर्जुन म्हणाला हे भगवान माझ्यावर अनुग्रह करण्याकरता जो तुम्ही मला अध्यात्म नाम अत्यंत गुह्य ज्ञानाचा उपदेश केला त्याच्या योगाने माझा सर्व मोह नाहीसा झाला मग पार्थ देवाला म्हणाला हे कृपानिधे तुम्ही माझ्याकरता शब्दातीत जे गुह्य ते बोलून दाखवले जेव्हा पंचमहाभूते ब्रह्मामध्ये लीन होतात आणि जीव आणि माया लय पावतात त्यावेळेस परमात्मा जे रूप धारण करून राहतात ते शेवटचे स्वरूप कृपणाच्या सारखे हृदयात साठवलेले असून वेदानाही चोरून ठेवलेले होते ते आज माझ्यापुढे हृदय फोडून उघडे केले व ज्या अध्यात्म ज्ञानासाठी शंकराने ऐश्वर सोडून स्मशानवास केला ते ज्ञान प्रभो तुम्ही मला एकदम दिले आहे पण असे जर म्हणावे तर तुमच्याशी ऐक्य झाल्याचा का उपयोग ऐक्य झाल्यावर देणे घेणे कुठून उठणार कुठून उडणार परंतु खरोखर मोहरूप पुरात मी डोक्यापर्यंत डोक्यापर्यंत बुडालो असे पाहून आपण स्वतः उडी घालून मला बाहेर काढले फक्त तुमच्या वाचून या जगात दुसरी वस्तू नाही परंतु आमचे कर्म पहा कसे ओढवले की आम्ही मी व माझे या फेऱ्यात पडून तुमच्यावर भिन्न आहोत असे उघड म्हणत आहोत मी या जगात कोणी एक अर्जुन आहे असा मी या देहाचा अभिमान बाळगीत होतो व या कौरवांना आप्त म्हणत होतो आणखी यांना मी मारीन व त्यापासून होणाऱ्या पापाबद्दल मला काय शासन होईल अशा प्रकारचे वाईट स्वप्न मनात पाहत होतो तो प्रभो तुम्ही मला जागृत केलेत हे लक्ष्मीपते गंधर्व नग गंधर्व नगरीची वस्ती सोडून पाणी पिण्याच्या इच्छेने मृगजळ प्राशन करीत होतो महाराज कापडाचा साप डसला या भ्रांतीने खऱ्या लहरी येत होत्या अशा प्रकारे अज्ञानात मरत असलेला जो मी त्या मला जीवदान दिल्याचे पुण्य आपण घेतले विहिरीत आपले प्रतिबिंब पडले आहे हे न समजता सिंह आत उडी घालतो आहे हे पाहून कोणी एखाद्याने त्यास धरून रक्षण करावे त्याप्रमाणे अनंता मी अज्ञानसागरात बुडत असता मला आवरून आपण माझे रक्षण केले बाकी असे पहा की माझा तर हा वेळेपर्यंत निश्चयच होता की आत्ताचा जरी सप्त समुद्र एकत्र झाले आत्ताच जरी सप्त समुद्र एकत्र झाले अथवा हे सर्व जग बुडून गेले किंवा आकाशही तुटून पडले तरी चिंता नाही पण गोत्रजांबरोबर मला युद्ध करण्याचा प्रसंग नाही येऊ अशा अहंकाराच्या योगाने मी आग्रहरूपी जलात बुडी मारली होती परंतु तुम्ही जवळ होतात म्हणून बरे झाले एरवी त्यातून मला कोणी बाहेर काढले असते का वास्तविक मी नसून कोणी आहे असे मानले व नाहीत त्यांना नाव ठेवून गोत्रज म्हटले अशा प्रकारचे मला जबर वेळ लागले होते पण त्यापासून तुम्ही माझे रक्षण केले पूर्वी लाक्षागृहात जळत असताना त्यातून बाहेर काढून आपण रक्षण केले रक्षण केले खरे पण त्यावेळी फक्त देहाचेच भय वाटत होते आता हे दुसरे लाक्षागृह असून यात माझे चैतन्य नाश पावत होते त्यातून तुम्ही मला बाहेर काढले दुराग्रहरूपी हिरण्याक्ष दैत्य माझी बुद्धिरूपी पृथ्वी खाकेत मारून मोहरूपी समुद्राच्या खोल पाण्यात घेऊन गेला तेव्हा तुमच्या बोधाच्या सामर्थ्याने मी एकदम शुद्धीवर आलो हा तुम्हाला दुसरा वराहाचा अवतारच घेणे भाग पडले याप्रमाणे तुमची अपार महत्कृती आहेत ती माझ्या एकट्या वाणीने कशी वर्णन करवतील फार काय सांगावे तुम्ही आपले पंचप्राण मला अर्पण केले आहेत त्यामुळे देवराया तुमचे श्रम काही व्यर्थ न जाता यशप्राप्ती झाली तीही की माझ्या अज्ञानाचा समूळ नाश झाला महाराज आनंद सरोवरातील कमलाप्रमाणे असलेले आपले हे नेत्र ज्याकरता आपल्या कृपाप्रसादाची मंदिरे तयार करतात ज्याच्यावर आपली कृपादृष्टी होते त्याची आणि मोहाची भेट होते हे म्हणणे किती तुच्छ महाराज मृगजलाची वृष्टी वडवानल काय करणार आणि हे दातारा मी तर त्या तुझ्या कृपा मंदिराच्या गाभाऱ्यात शिरून आत्मज्ञानाचा पूर्ण अनुभव घेत आहे तेव्हा आता माझा मोह नाहीसा झाला यात काही संशय आहे खरोखर तुझ्याच पायाची शपथ वाहून सांगतो की मी उद्धरलो श्लोकार्थ दुसरा हे कमलपत्राक्षा चराचराची उत्पत्ती आणि विनाश हे दोन्ही विस्तारपूर्वक तुमच्या मुखातून मी ऐकले तसेच तुमचा महिमा अविनाशी आहे हेही ऐकले अहो कमल नाही कोटी सूर्य तेजसा महेशा आज तुम्हाकडून मी असे ऐकले ही सर्व भूते जिजापासून उत्पन्न होतात व लय पावतात अशी जी माया ती मला देवाने देवाने विस्तारपूर्वक सांगितली आहे त्या मायेचा झाडा देऊन परमात्म्याचेही मूळ स्थान दाखवले ज्याचे यश पांघरून वेद वस्त्रयुक्त झाले ज्या परमात्म्याचे यश वेद गातात जे वेद उत्पन्न होऊन अस्तित्वात आहेत व ज्यांच्यापासून धर्मासारखे रत्ने निपसतात या सर्व गोष्टी त्या आपल्याच पायांचा आश्रय करतात म्हणून हे प्रभो घडून येतात त्याचप्रमाणे देवा तुमचे हे अगाध महात्म्य जे सर्व मार्गाने एकच जाण्यास योग्य व आत्मानुभावने परिपूर्ण ते तुम्ही मला दाखवले ज्याप्रमाणे अभ्रे नाहीशी झाल्यावर आकाशात सूर्यमंडळ दृष्टीस पडते किंवा हाताने गोंडाळ बाजूला सारल्यावर स्वच्छ उदक दृष्टीस पडते किंवा चंदनाच्या झाडाला सापाने दिलेले वेढे निघाल्यावर त्याला आलिंगन देता येते अथवा पिशाचे नाहीसे झाल्यावर द्रव्य हाती लागते त्याप्रमाणे ज्ञानाच्या आड जी माया होती ती देवाने पलीकडे सारल्यामुळे माझ्या बुद्धीला ब्रह्मतत्व भेटले म्हणून देवा तुमच्या अगाध शक्तीचा माझ्या जीवाला पूर्ण भरोसा आला आहे परंतु मला आणखी एक इच्छा उत्पन्न झाली आहे भीड धरून जर मी ती तुम्हाला विचारली नाही तर दुसऱ्या कोणास विचारायला जावे कारण तुमच्या वाचून दुसरे ठिकाण आम्हास माहीत आहे का माशाने जयाचा आभार मानून त्यास तसदी न देता बाहेर राहावे असे जर मनात आणले किंवा बालकाने आईजवळ वरचेवर स्तनपान मागण्याची भीड धरली तर श्रीहरी त्यांना वाचण्याला दुसरा उपाय आहे का म्हणून संकोच न करता मनास येईल ती गोष्ट तुम्हाला विचारावी इतके अर्जुन म्हणतो आहे तोच देव म्हणाले की तुझे हे बोलणे राहू दे मग तुला कसली इच्छा उत्पन्न झाली आहे ती सांग श्लोकार्थ तिसरा परमेश्वरा हे जे तुम्ही आपल्याविषयी वर्णन केले ते खरोखर तसेच आहे तेव्हा पुरुषोत्तमा ते तुमचे व्यापक रूप पाहण्याची मला इच्छा आहे मग अर्जुन म्हणाला देवा तुम्ही ज्या गोष्टी सांगितल्या त्यांच्या अनुभवाने माझी दृष्टी शांत झाली आता ज्याच्या इच्छेने हे सर्व जग उत्पन्न होते आणि लय पावते आणि ज्या ठिकाणाला तुम्ही आपले स्वतःचे असे म्हणवता ते तुमचे मुख्य स्वरूप जेथून देवांची संकटे निवारण करण्याच्या निमित्ताने द्विभुज चतुर्भुज अशी रूपे घेऊन तुम्ही येता क्षीराब्धीतील शयनाच्या आरंभापासून व अवतार घेऊन सर्व अवतार कृत्य संपल्यावर हे गारोड्या श्रीकृष्णा ज्या ठिकाणी तुम्ही पुन्हा जाता उपनिषदे ज्याचे गुणानुवाद वर्णन करतात योगीजन हृदयात आठवून ध्यान करतात व ज्याला सनकाधिक आलिंगन देऊन राहतात ते असे जे तुमचे अगम्य विश्वरूप ज्याचा लौकिक आम्ही ऐकतो ते पाहण्याकरता देवा माझे चित्त फार उतावळे झाले तुम्ही मनातील संकोच टाकून प्रेमाने माझी इच्छा काय आहे म्हणून विचारले तर हीच एक माझी बलवत्तर इच्छा आहे आपले सर्व विश्वरूप मी दृष्टीने पाहावे असा माझ्या मनाने ध्यास घेतला आहे श्लोकार्थ चौथा प्रभो हे योगेश्वरा हे ते तुमचे रूप मी पाहू शकेन असे जर तुम्हाला वाटत असेल तर ते तुमचे अविनाशी रूप मला दाखवा परंतु हे शारंगधरा आणखी एक मला शंका अशी आहे की तुमचे विश्वरूप पाहण्याची माझ्या अंगात योग्यता आहे किंवा नाही हे माझे मला काही समजत नाही ते का समजत नाही म्हणाल तर हे पहा रोग्याला आपल्या रोगाचे निदान समजते का आणखी महाराज इच्छेची आसक्ती प्रबळ असल्यामुळे इच्छा करणारा मनुष्य जशी आपली योग्यता विसरतो किंवा ज्यास तहान लागली आहे त्यास जसे समुद्रही आपली तहान भागवण्यास पुरा पडणार नाही असे वाटते तशाच प्रबल इच्छेने मला भूल पडली असल्यामुळे माझी इच्छा मला आवरून ठेवत नाही याकरता आई ज्याप्रमाणे आपल्या मुलाची योग्यता जाणून त्याची इच्छा पुरी करते त्याप्रमाणे हे जनार्दना माझ्या अधिकाराचा विचार करून मग तुम्ही आपले विश्वरूप दाखवण्यास आरंभ करा माझा अधिकार असेल तर ही कृपा करा एरवे असे पहा की माझा अधिकार नसेल तर नाही म्हणून सांगा हो पंचम स्वरातील उत्तम गाणे ऐकून बहिऱ्याला कसे सुख होणार बाकी मेघ हा एकट्या चातकाकरताच विष वर्षा करतो आणि जगाकरता करीत असे काही नाही परंतु तोच पाऊस खडकार पडला तर व्यर्थ जातो चंद्र प्रकाशापासून चकोरालाच अमृत प्राप्त होते आणि दुसऱ्याला शपथ का घातली आहे पण प्राशन करण्याची युक्ती चकोराप्रमाणे इतरांना माहीत नसल्यामुळे त्यांना त्याप्रमाणे त्याचा काही उपयोग होत नाही त्याप्रमाणे दृष्टीशिवाय प्रकाश व्यर्थ आहे म्हणून तुम्ही बहुत करून मला विश्वरूप दाखवाल असा माझा पूर्ण भरोसा आहे कारण भयंकर असा सुंदर रूप दाखवण्याची आपली अलौकिक शक्ती आहे कारण तुमचे औदार्य स्वतंत्र आहे व तुमच्या मनात एखादी गोष्ट देण्यात आले असता पात्र किंवा अपात्र हा भेद तुम्ही मानित नाही असे पहा मोक्षासारखे पवित्र ठिकाण तुम्ही आपल्या शत्रूसही दिले आहे खरोखर मोक्ष जरी दुष्प्राप्य आहे तरी तोही तुमच्या पायाची सेवा करतो म्हणून तुम्ही त्यास जिकडे आज्ञा कराल तिकडे तो जाऊन चाकराप्रमाणे तुमच्या आज्ञा पाळतो आपल्या स्तनात विष घालून तुम्हाला मारण्याच्या हेतूने स्तनपान देण्याकरता पूतना राक्षसी आली होती तिलाही तुम्ही सनकाधिकांच्या बरोबरीने सायुज्य मुक्ती दिली <clears throat> महाराज धर्मराजाच्या राजेश्वरी यज्ञात त्रिभुवनातील देव ऋषी राजे जमले असता त्या ठिकाणी ज्याने आपणास दुर्वाक्य बोलून आपला अपमान केला त्या महद अपराधी शिशुपालालाही तुम्ही सर्वप्रथम मुक्ती दिली आणखी गोपालकृष्णा उत्तानपद राजाचा मुलगा जो ध्रुव त्याने आढळपदाची काय इच्छा केली होती बापाचे मांडीवर बसावेस मिळावे एवढ्याच करता तो वनात आला होता पण त्याला तुम्ही चंद्र सूर्यादिकापेक्षाही श्रेष्ठ स्थानी नेऊन पोहोच नेऊन नेऊन बसवले याप्रमाणे दुःखिताना उदारपणे आश्रय देणारे एक तुम्हीच हे पहा अजामिळाने मृत्यूसमयी पुत्रमिषाने नारायण नामाचा उच्चार केल्यामुळे त्याला मुक्ती दिली प्रभो ज्या भृगु ऋषीने तुमच्या हृदयावर लाथ मारली होती त्याचे श्रीवत्सलांचन चिन्ह तुम्ही आपल्या हृदयावर भूषण मानून बाळगले व तुमचा वैरी जो शंखासूर त्याचे शरीर तुम्ही हातात धारण केले याप्रमाणे अपकार करणारावरही तुम्ही उपकारच करता आणि अपात्र मनुष्यही मनुष्यासही तुम्ही अवदार्याने दान करता बळीपाशी आपण दान मागाव्यास जाऊन त्याचे द्वारपाळ झाला तुमची आराधना न करता व तुमचे गुणांवाद न ऐकता राघूला तुमच्या नावाने हाक मारित असता गणिकेला तुम्ही वैकुंठ सुखाची प्राप्ती करून दिली अशा क्षुल्लक कारणानेही अकस्मात तुम्ही स्वस्वरूप प्राप्त करून देणारे ते तुम्ही मला वेगळी प्राप्ती कशी करून द्याल अहो दुपत्याच्या अधिकपणाने जी कामधेनू जगाचे संकट निवारण करते तिची वासरे उपाशी राहतील का म्हणून मी ज्याबद्दल विनंती केली आहे ते विश्वरूप देव मला दाखवणार नाहीत असे कधी होणार नाही परंतु ते पाहण्याची मला योग्यता द्या तुमचे विश्वरूप माझ्या माझ्या डोळ्याने पाहावेल अशी जर तुमची खात्री असेल तर देवा माझे विश्वरूप पाहण्याचे डोहाळे पुरवा अशी सुभद्रापतीने यथायोग्य विनंती केल्यावर षडगुणेश्वराचा राजा जो श्रीकृष्ण त्याला ती सहन झाली नाही अर्जुन हा वर्षाकाळाप्रमाणे व श्रीकृष्ण वर्षाकाळी उत्पन्न होणाऱ्या कृपामृतयुक्त मेघाप्रमाणे दिसू लागले अथवा अर्जुन हा वसंत ऋतू व त्यात कृष्ण हे मंजूळ शब्द करणारा कोकिळ असे भासू लागले किंवा पूर्ण चंद्रबिंब पाहून ज्याप्रमाणे क्षीरसागराला भरती येते त्याप्रमाणे त्या समुद्राच्या दुपटीपेक्षाही अधिक प्रमाणे श्रीकृष्ण उचंबळले मग कृपावंत श्रीकृष्ण त्या प्रसन्नपणाच्या भरात मोठ्याने म्हणाले पार्था माझी अगणित रूपे पहा अर्जुनाच्या मनात देवाचे एक विश्वरूप पहावे असा हेतू होता परंतु श्रीकृष्णाने सर्व जग विश्वरूप आहे असे दाखवले प्रभूंचे औदार्य अपरिमित असल्यामुळे मागणाच्या इच्छेच्या सहस्रपट आपले ते नेहमी देतात अहो जे आपले गुह्य असे विश्वरूप शेषाच्या दोन हजार डोळ्यासही दाखवले नाही वेदा नाही ज्याच्याविषयी फसवले व लक्ष्मीपासूनही ते गुप्त ठेवले ते विश्वरूप भाग्यवान पार्थाला आता अनेक प्रकारे प्रकट करून दाखवण्याचा धंदा प्रभूने आरंभलाय कोणी एखादा जागृत अवस्थेतून स्वप्नावस्थेत गेल्यावर ज्याप्रमाणे स्वप्नात दृष्टीस पडणारे सर्व पदार्थ आपणच बनतो त्याप्रमाणे श्रीकृष्ण आपणच ब्रह्मांड झाले प्रभूंनी रूप सोडून देऊन ज्या अज्ञानवृष्टीच्या अज्ञानदृष्टीच्या पडद्याने जे ते लोकास मनुष्य रूपाने भासत होते तो पडदा काढून घेऊन आपले सर्व योग बल प्रकट केले परंतु अर्जुनाच्याने हे रूप पाहवेल किंवा नाही याची आठवण सुद्धा नाहीशी होऊन प्रेमभरात एकदम माझे रूप पहा असे म्हणू लागले श्लोकार्थ पाचवा श्री भगवान म्हणाले पार्था अनेक प्रकारची अनेक वर्णांची आणि अनेक आकारांची आणि अलौकिक अशी माझी शेकडो हजारो रुपये पहा अर्जुना तू माझेच एक विश्वरूप दाखवा असे म्हटलेस आणि ते एकच तुला दाखवले तर यात नवलते काय म्हणून आता माझ्या स्वरूपातच सर्व जग भरले आहे असे पहा माझी रूपे कशी आहेत म्हणशील तर ती पहा काही रोडकी काही लठ्ठ काही ठेंगणी काही उंच काही जाळ काही सडपातळ काही अमर्याद काही न आवडणारी काही निष्कपटी काही उद्योग करणारी काही स्वस्थ बसणारी काही उदासीन काही प्रेमयुक्त आणि काही तीव्र बुद्धीची काही बेसावध काही सावध काही सुंदर काही गंभीर काही उदार काही कृपण काही रागीत काही शांत काही चांगल्या मदाने युक्त काही निरुपयोगी काही आनंदयुक्त काही ओरडणारी काही न बोलणारी काही सौम्य काही लोभी काही विरक्त काही जागृत काही निजणारी काही संतोषी काही दुःखी काही प्रसन्न काही निशस्त्र काही शस्त्रधारी काही उग्र काही स्नेहाळू काही भयंकर काही चित्रविचित्र काही समाधीस्थ <clears throat> काही जणांच्या लिलेत निमग्न काही प्रीतीने पालन करणारी काही क्रोधाने संहार करणारी काही साक्षीभूत याप्रमाणे नाना प्रकारची पुष्कळ आणि तेजस्वी याप्रमाणे निरनिराळ्या वर्णाची आहेत काही तावलेल्या सोन्याप्रमाणे त्याचप्रमाणे शेकडो पिंगट वर्णाची आकाश अस्तमान समयी सुशोभित दिसते त्याप्रमाणे काही काही तांबड्या रंगाची काही तोरमल्ल्याप्रमाणे लहान जसे काही सर्व ब्रह्मांड माणकाने भरलेले आहे अशी शोभणारी काही अरुणोदयप्रमाणे तांबड्या वर्णाची काही शुद्ध स्फटिकाप्रमाणे स्वच्छ पांढरी काही इंद्रनि इंद्रनिळमळ्याप्रमाण्याप्रमाणे निळी काही काजळासारखी काळी काही रक्ताप्रमाणे लाल काही ताव दिलेल्या सोन्याप्रमाणे पिवळी काही नव्या मेघाप्रमाणे श्यामवर्णाची काही निव्वळ सोनचाफ्याप्रमाणे पिवळी काही हिरवीगार काही तापलेल्या तांब्याप्रमाणे लाल आणि काही चंद्राप्रमाणे अतिशुभ्र याप्रमाणे माझी नाना वर्णाची रूपे पहा हे जसे भिन्न भिन्न रंग आहेत त्याप्रमाणे भिन्न भिन्न आकृती आहेत की ज्या आकृतीच्या सौंदर्यापुढे मदनही लाजून शरण आला काही तेजपुंज काही मनोहर जणू काही शृंगार लक्ष्मीचे जामदारखानेच उघडले काही गोंडस काही किडकिडीत काही अतिविक्राळ काही उंच मानेची आणि काही मोठ्या डोक्यांची भयंकर हे सुभद्रापते याप्रमाणे माझ्या रूपाच्या शेकडो आकृती आहेत व त्या पाहू त्यांचा पार लावणारा नसून या एका एक एक रूपाच्या एक एक अवयवावर सर्व जग भरलेलं आहे ते पहा लोकार्थ सहावा हे भारत बारा आदित्य आठ वसू अकरा रुद्र दोन अश्विनी कुमार एकोणपन्नास मरुदगण आणि पूर्वी कधीही पाहिली नाहीस असे अनेक आश्चर्यकारक रूपे माझे ठिकाणी पहा माझी दृष्टी उघडल्याबरोबर आदित्यातील देवांची उत्पत्ती होते व पुढे तीच दृष्टी मिटल्याबरोबर सर्व देव लय पावतात माझ्या मुखातील श्वासोश्वासाबरोबर सर्व ज्वालामय होऊन ज्वालातून अष्टवसूंचा समुदाय उत्पन्न होतो आणि माझ्या भिवयांचे टोके रागाने एके ठिकाणी मिळतात असे दिसू लागले म्हणजे अकरा रुद्रगण उत्पन्न झालेले दृष्टीस पडतात माझ्या सौम्य मुद्रेवरून असंख्य अश्विनी कुमार उत्पन्न होतात आणि हे पांडवा कानातून अनेक वायू उत्पन्न होतात याप्रमाणे माझ्या एक एक अवयवाच्या लिलेपासून देव आणि सिद्ध यांची कुळे उत्पन्न होतात अशी अपार आणि विशाल रूपे या ठिकाणी पहा ज्या रूपांचे वर्णन करण्यास वेदांची ही वाणे कुंठित झाली व जी रूपे पाहावयास काळाचेही आयुष्य पुरले नाही व ज्या रूपांचा ब्रह्मदेवासही अंत लागला नाही आणि ज्यांचे नाव तीन वेदानेही कधी ऐकले नाही ती माझी अनेक रूपे या ठिकाणी प्रत्यक्ष पहा व ती पाहिल्यापासून आश्चर्यकारक लिलेचा व महासिद्धींचा उपभोग घे श्लोकार्थ सातवा हे गुडाकेश चराचरासहित हे सर्व जग आणि जी काही आणखी तू पाहू इच्छितोस ते सर्व आज माझ्या देहामध्ये एके ठिकाणी असलेले पहा हे गिरिटी या रूपाच्या प्रत्येक रोमाच्या मुळाची सृष्टी आहे ती पहा जसे काही कल्पतरूच्या बुडाजवळ कोवळे गवतच उगवलेले आहे ज्याप्रमाणे झरोक्यातून सूर्यकिरण घरात पडल्यावर त्यात परमाणू उडतात असे दिसते त्याप्रमाणे या रूपाच्या प्रत्येक अवयवाच्या सांध्यातून ब्रह्मांडाचे थवेचे थवे भ्रमण करीत आहेत असे दिसत आहे पहा या एक एक स्वरूपाच्या अवयवांच्या ठिकाणी सर्व ब्रह्मांड भरलेले आहे हे पहा आणि जर तुला कदाचित विश्वापलीकडेही आणखी पाहावेसे काही वाटेल तर त्याबद्दलही काही संकट पडण्याचे कारण नाही या माझ्या शरीरात जे तुला आवडेल ते सुखाने पाहून घे याप्रमाणे ते विश्वरूप श्रीकृष्ण पूर्ण प्रेमाने बोलल्यावर अर्जुन आपले रूप पाहत आहे किंवा नाही म्हणून पाहू लागले तो तो स्वस्थ बसलेला त्यांच्या दृष्टीस पडला तेव्हा हा का स्वस्थ बसला म्हणून ते जो पाहू लागले तो हा आपला विश्वरूप पाहण्याच्या आशेत जसा गुंतलेला होता तसाच दृष्टीस पडला श्लोकार्थ आठवा पण या तुझ्या चर्मचक्षुने तू मला पाहू शकणार नाहीस म्हणून मी तुला दिव्य चक्षु देतो आणि मग तू माझी ईश्वरी शक्ती पहा मग मनात म्हणतात याची उत्कंठा अजून कमी झाली नाही व याला विश्वरूप दर्शनाने आनंदही झालेला नाही मी ह्याला विश्वरूप दाखवले पण याला ते आकलन झालेच नाही असे म्हणून देव हसले आणि अर्जुनास म्हणाले आम्ही तुला विश्वरूप दाखवले परंतु तू तर पाह तू तर ते पाहतच नाहीस हे बोलणे ऐकून तो बुद्धिमान अर्जुन म्हणाला महाराज हा दोष कोणाचा आहे तुम्ही बगळ्याकडून चंद्रामृत पिळवण्याचा प्रयत्न करीत आहात आणि तांदळाचे भोगते आहेत चकोर पक्षी बगळे नाहीत अहो महाराज आरसा स्वच्छ पुसून आपण तो आंधळ्या दाखवण्याची खटपट करीत आहात आणि ऋषिकेशा बहिऱ्यापुढे गायन करीत आहात हे शारंगधरा आपण जाणून बुजून पुष्प पुष्परागाचा चारा भ्रमरास न घालता बेडकाच घालता आहात आणि मग ते वाया गेला म्हणून कोणावर रागवता जे विश्वरूप इंद्रियास अगोचर आहे असे शास्त्रानेही वर्णन केले आहे व जे केवळ ज्ञानदृष्टीलाच पाहता येते ते जर तुम्ही माझ्या चर्मचक्षुपुढे ठेवले तर माझ्याने ते कसे पावेल परंतु तुमच्या त्या चुकीचा उच्चार न करता आपण आपले स्वस्थ बसावे हेच बरे अर्जुनाचे हे भाषण ऐकून देव म्हणाले वा अर्जुना तुझे बोलणे मला मान्य आहे जर तुला विश्वरूप दाखवायचे तर खरोखर ते पाहण्यास अगोदर आम्ही तुला या सामर्थ्य द्यायस पाहिजे होते परंतु प्रेमाच्या भरात बोलत असता तुला दृष्टी देण्याचे विस्मरण झाले नांगरल्याशिवाय जमिनीत पेरल्यास मूळ पेरल्यास मुळे तो वेल त्याप्रमाणे वाया जातो त्याप्रमाणे तुला विश्वरूप दाखवण्याविषयीची माझी खटपट व्यर्थ गेली तर तुला आता अशी दृष्टी देतो की जिच्या योगाने तुला माझे विश्वरूप पाहता येईल मग हे पांडवा त्या दृष्टीने माझ्या सर्व अघटित घटनारूप ऐश्वर योग पाहून तो आपल्या पूर्ण अनुभवास आणून घे जो वेदाने जाण्यास अयोग्य व सकल लोकांचा आदिपुरुष व सर्व जगास परमपूज्य तो श्रीकृष्ण परमात्मा याप्रमाणे बोलला श्लोकार्थ नववा धृ संजय म्हणाला धृतराष्ट्र राजा याप्रमाणे बोलून नंतर महायोगेश्वर कृष्णाने पार्थाला आपले श्रेष्ठ विश्वरूप दाखवले संजय म्हणाला हे कौरव कुळातील चक्रवर्ती धृतराष्ट्र राजा मला वारंवार हेच आश्चर्य वाटते की या तिन्ही लोकात लक्ष्मीपेक्षा कोणी अधिक दैववान आहे का किंवा या जगात श्रुतीशिवाय कोणी खुणेने वर्णन करणारा दुसरा कोणी आहे का किंवा दास्यस म्हणून जे कर जे म्हणतात ते एक शेषाच्याच अंगी आहे अहो भगवंताच्या प्राप्तीसाठी योग्यासारखी आठही प्रहर सेवा करणारा गरुडासारखा दुसरा कोणी आहे का परंतु ते सर्व एकीकडे राहून ज्या दिवशी पांडव जन्मास आले त्या दिवसापासून हल्ली त्यांचे ठिकाणी कृष्णसुख एकवटले आहे तथापि पाचही पांडवात ज्याप्रमाणे कामातूर पुरुषाला एखादी स्त्री आपल्या अधीन करून येते त्याप्रमाणे श्रीकृष्ण अर्जुनाच्या सहज अधीन झाले आहेत इतके की पढवलेला पोपटही बोलणार नाही किंवा खेळण्याकरता बाळगलेला पशुही इतका आज्ञेत चालणार नाही अर्जुनाला कसे दैव अनुकूल झाले असेल ते न कळे आज पूर्ण ब्रह्मदेव श्रीकृष्ण परमात्मा त्यांचे ऐश्वर भोगण्यास अर्जुनाचे डोळे भाग्यवान आहेत म्हणूनच त्याचे बोलणे श्रीकृष्ण कसे झेलीत आहेत अर्जुन रागावला तर देव स्वस्थपणे सहन करतात आणि तो रुसला तर त्याला समजवतात अर्जुनाचे हे देवांना कसे वेळ लागले पहा एरवी श्रीकृष्णाची योग्यता काय वर्णन करावी ज्या समर्थ शुक्राचार्याने बारा वर्षेपर्यंत मातेच्या उदरात राहून विषय जिंकले ते शुक्राचा शुकाचार्य यांच्या विषयांचे म्हणजे रासक्रीडेचे वर्णन करून आपण कृतार्थ हो या इच्छेने स्तुतीपाठक बनले राजा श्रीकृष्ण परमात्मा योग्यांच्या समाधीचे आधी दैवत ते पार्थाच्या स्वाधीन झाले म्हणून माझ्या मनाला मोठा चमत्कार वाटतो इतके बोलून संजय पुन्हा धृतराष्ट्राला म्हणाला राजा पण यात चमत्कार तरी कसला श्रीकृष्ण ज्याचा अंगीकार करतील त्याचा असा भाग्योदय व्हायचाच म्हणून ते देवाधिदेव पार्थाला म्हणाले की मी तुला दिव्य दृष्टी देतो तिच्या योगाने अखंड विश्वरूप तुला पाहता येईल श्रीकृष्णाच्या मुखातून ही अक्षरे निघाली नाहीत तोच एकदम अर्जुनाचे अज्ञान नाहीसे होऊ लागले ज्ञानेश्वर म्हणतात तुला दिव्य दृष्टी देतो ही अक्षरे नसून ब्रह्माचे ऐश्वर दाखवणाऱ्या ज्ञानरूपी मशालीच श्रीकृष्णाने अर्जुनाकरता लावल्या मग दिव्य दृष्टीचा उजेड पडल्याबरोबर अर्जुनाची ज्ञानदृष्टी चहूकडे फाकली याप्रमाणे आपले ऐश्वर श्रीकृष्णाने त्याला दाखवले भगवंताचे सर्व अवतार ज्या विश्वरूप समुद्राच्या लाटा आहेत किंवा ज्याच्या तेजस्वी तेजरूपी सूर्यकिरणापुढे सूर्यकिरणामुळे हे सर्व जग मृगजलाप्रमाणे भासते ज्याच्या अनाधिसिद्ध सत्स्वरूप भूमिकेवर स्थावर जंगमरूप चित्रे उमरतात ते आपले मूळ स्वरूप श्रीकृष्णाने अर्जुनास दाखवले पूर्वी लहानपणी या श्रीकृष्णाने जेव्हा एकदा माती खाल्ली होती तेव्हा यशोदेने रागावून हाती धरल्यावर भीत भीत मी माती खाल्ली नाही म्हणून तोंडाचा झाडा देण्याच्या निमित्ताने की काय ते उघडून यशोदेला त्यात चौदाही भुवने सावकाशपणे दाखवले किंवा मधुवनात ध्रुव बाळ दर्शनास गेल्यावर देवाची स्तुती करावी अशी मनाची उत्कट इच्छा असून ती तशी करावी हे माहीत नसल्यामुळे त्याच्या गालास देवाने आपला शंख लावल्याबरोबर तो जसा वेदानाही जी स्तुती करता आली नाही ती करू लागला त्याप्रमाणे राजा श्रीहरीने धनंजयाला उपदेश केल्यावर माया कोणीकडे गेली तिचा पत्ताही लागला नाही एकदम ऐश्वर तेजाचा विहेर पडून त्याला सर्वच चमत्कारमय दिसू लागले व त्याचे चित्त आश्चर्यात निमग्न झाले नदीचे काठी मार्कंडे ऋषी संध्या करीत असता भगवंतास आश्चर्य दाखवा अशी विनंती केल्यावरून ज्याप्रमाणे मा पृथ्वीपासून आकाशापर्यंत सर्वत्र पाणी होऊन त्यात तो एकटा पोहू लागला त्याप्रमाणे विश्वरूपाच्या कौतुकात पार्थ निमग्न झाला तो म्हणाला या ठिकाणी केवढे आकाश दृष्टीस पडत होते ते कोणी कोणीकडे कोणी कोणीकडे नेले तसेच ती सावरजंगम महाभूते कोणीकडे गेली दिशांचा पत्ता नाही सजला आकाश आणि पाताळ कोणीकडे गेले हे समजेना आणि जागृत झालेल्या मनुष्यास ज्याप्रमाणे स्वप्नात पाहिलेले पदार्थ दृष्टीस पडत नाहीत त्याप्रमाणे एवढ्या वेळ दृष्टीस दृष्टीस पडणारी सृष्टी नाहीशी झाली अथवा सूर्याच्या तेजाने जसे चंद्र आणि तारे नाही होतात त्याप्रमाणे सृष्टीची सर्व रचना विश्वरूपाने नाहीशी केली त्यावेळेस त्याच्या मनाची मनाला आठवण नाहीशी होऊन बुद्धी आपले आपल्या आवरेना व इंद्रियांच्या वृत्ती सर्व माघाऱ्या फिरून हृदयात साठवले तेव्हा स्तब्धपणाला स्तब्धता प्राप्त झाली एकाग्रतेस एकाग्रता आली जणू काय सर्व ज्ञानाला मोहनी अस्त्रत घातले याप्रमाणे तो आश्चर्ययुक्त कौतुकाने चहूकडे पाहू लागला तो त्याच्यापुढे जी चतुर्भुजे लहान मूर्ती होती ती वाढून पुष्कळ रूपाने चहूकडे पसरली असे दिसले ज्याप्रमाणे पावसाळ्यातील मेघ किंवा महाप्रयकाचे सूर्याचे तेज एकदम चहूकडे पसरते त्याप्रमाणे भगवंताने आपल्याशिवाय कोणीकडेही दुसरे काही उरू दिले नाही पहिल्या प्रथम अर्जुनास श्रीकृष्णाचे स्वरूप पाहून समाधान वाटले व लागलीच डोळे उघडून पाहतो तो विश्वरूप दृष्टीत करले अशा रीतीने दोन्ही डोळ्याने सर्व विश्वरूप पाहावे अशी जी त्याची इच्छा होती तो सर्व लढा श्रीकृष्णाने पुरवला बस